श्रीमद भागवत महापुराण स्कंद आठवा अध्याय सतरावा भगवंतांचे प्रकट होऊन आदितीला वर देणे श्री शुक म्हणतात राजा आपले पतिदेव महर्षी कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे आदितीने मोठ्या तत्परतेने बारा दिवसांपर्यंत या व्रताचे अनुष्ठान केले बुद्धीला सारथी बनवून मनाच्या लगामाने तिने इंद्रियरूप बेछूट घोड्यांना आपल्या ताब्यात ठेवले आणि एकाग्रतेने ती पुरुषोत्तम भगवंतांचे चिंतन करीत राहिली तिने एकाग्र बुद्धीने आपल्या मनाला सर्वात्मा भगवान वासुदेवांमध्ये पूर्ण रूपाने जोडून पयोव्रताचे अनुष्ठान केले तेव्हा पुरुषोत्तम भगवान तिच्यासमोर प्रकट झाले परीक्षिता त्यांनी पितांबर परिधान केला होता त्यांना चार हात होते हातात शंखचक्र गदा घेतली होती भगवंतांच्या अचानकपणे आपल्या समोर आलेले पाहून आदिती विनम्रपणाने उठून उभी राहिली आणि नंतर प्रेमविव्वळ होऊन तिने जमिनीवर अंग लोटून देऊन त्यांना साष्टांग दंडवत घातले नंतर उठून हात जोडून भगवंतांची स्तुती करण्याचा तिने प्रयत्न केला परंतु डोळ्यामध्ये आनंदाश्रूंनी गर्दी केली तिच्याच्याने बोलवेना तिचे सर्व शरीर पुलकित झाले होते दर्शनामुळे झालेल्या अत्यंत आनंदाचे आनंदाने तिचे अंग कापू लागले त्यामुळे ती स्तब्ध उभी राहिली परीक्षिता आपल्या प्रेमपूर्ण नेत्रांनी देवी अदिती लक्ष्मीपती विश्वपती यज्ञेश्वर भगवंतांना पिऊन टाकल्याप्रमाणे पाहत होती नंतर मोठ्या प्रेमाने गदगदवाडीने हळूहळू ती भगवंतांची स्तुती करू लागली आदिती म्हणाली आपण यज्ञाचे स्वामी आहात आणि स्वतः यज्ञ सुद्धा आपणच आहात हे अच्युता आपल्या चरणकमलांचा आश्रय घेऊन लोक भवसागर तरुण जातात आपल्या यशकीर्तनाचे श्रवण सुद्धा संसार तरुण नेणारे आहे आपल्या नावाच्या केवळ श्रवणानेच कल्याण होते हे आदिपुरुषा जो आपल्याला शरण येतो त्याची सर्व संकटे आपण दूर करता भगवन आपण दीनांचे स्वामी आहात आपण आमचे कल्याण करावे आपण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात तसेच विश्वरूप सुद्धा आपणच आहात अनंत असून सुद्धा आपण अनंत शक्ती आणि गुणांचा स्वीकार करता आपण नेहमी आपल्या स्वरूपातच स्थित असता नित्य निरंतर वाढणाऱ्या पूर्ण बोधाद्वारे आपण हृदयांधकार नष्ट करीत राहता भगवन मी आपल्याला नमस्कार करते हे अनंता आपण जेव्हा प्रसन्न होता तेव्हा मनुष्याला ब्रह्मदेवाचे दीर्घ आयुष्य त्याच्याच सारखे दिव्य शरीर प्रत्येक इच्छित वस्तू पुष्कळ धन स्वर्ग पृथ्वी पाताल योगाच्या सर्व सिद्धी धर्म अर्थ कामरूप त्रिवर्ग आणि आत्मज्ञान सुद्धा प्राप्त होते असे असता शत्रूंवर विजय मिळवणे यासारख्या ज्या लहान सहान कामना आहेत त्यासंबंधी काय सांगावे श्री शुकवंतात राजन आदितीने जेव्हा अशा प्रकारे कमलनयन भगवंतांची स्तुती केली तेव्हा सर्व प्राण्यांच्या हृदयात राहून त्यांना जाणणारे भगवान म्हणाले श्री भगवान म्हणाले हे देवजननी तुझी चिरकालीन इच्छा मी जाणतो शत्रूंनी तुझ्या पुत्रांची संपत्ती हिसकावून घेतली आहे त्यांना त्यांच्या ठिकाणातूनही हाकलून लावले आहे तुझी अशी इच्छा आहे की आपल्या पुत्रांनी युद्धामध्ये त्या उन्मत्त आणि बलवान असुरांना जिंकून विजयलक्ष्मी प्राप्त करावी आणि आपण त्यांच्यासह राहावे तुझी अशी सुद्धा इच्छा आहे की तुझे इंद्रादी पुत्र जेव्हा शत्रूंना युद्धात मारतील तेव्हा तू त्यांच्या रडणाऱ्या दुःखी पत्न्यांना आपल्या डोळ्याने पहावे अदिती तुला असेही वाटते की तुझे पुत्र धन आणि शक्तीने समृद्ध व्हावेत त्यांची कीर्ती आणि ऐश्वर त्यांना पुन्हा प्राप्त व्हावे तसेच त्यांनी स्वर्गावर अधिकार प्राप्त करून पूर्वीप्रमाणे प्रमाणे विहार करावा परंतु देवी त्या असुर सेनापतींना यावेळी जिंकणे शक्य नाही असे मला निश्चितपणे वाटते कारण ईश्वर आणि ब्राह्मण सध्या त्यांना अनुकूल आहेत यावेळी त्यांच्याशी लढाई केली तर त्यापासून सुख मिळण्याची आशा नाही तरीसुद्धा हे देवी तुझ्या या व्रताच्या अनुष्ठानाने मी अतिशय प्रसन्न झालो आहे म्हणून मला यासंबंधी काही ना काही विचार करावाच लागेल कारण माझी केलेली आराधना व्यर्थ जात नाही श्रद्धेनुसार तिचे फळ अवश्य मिळते आपल्या पुत्रांच्या रक्षणासाठीच तू विधिपूर्वक पयोव्रताने माझी पूजा आणि स्तुती केली आहेस म्हणून मी अंशरूपाने कश्यपांच्या तपश्चर्येत प्रवेश करीन आणि तुझा पुत्र होऊन तुझ्या संतानांचे रक्षण करीन कल्याणी तू तुझे पती कश्यप यांच्यामध्ये मला याच रूपामध्ये पहा आणि त्या पुण्यशील प्रजापतींची सेवा कर देवी कोणी विचारले तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू नको देवांचे रहस्य जितके गुप्त राहील तितके ते अधिक सफल होते श्री शुक म्हणतात एवढे बोलून भगवान तेथेच अंतर्धान पावले स्वतः भगवान आपल्या ठिकाणी जन्म घेणार आहेत ही दुर्मिळ गोष्ट जाणून कृतकृत्य झाल्यासारखे तिला वाटले मोठ्या भक्तिभावाने ती आपले पतिदेव कश्यपांची सेवा करू लागली दिव्यदृष्टी कश्यपानी समाधी योगाने जाणले की भगवंतांचा अंश आपल्यामध्ये प्रविष्ट झाला आहे वायू जसा लाकडे एकमेकांवर घासून त्यात अग्निस्थापन करतो त्याचप्रमाणे कश्यपानी एकाग्र चित्ताने आपल्या तपश्चर्येच्या द्वारा दीर्घकाळपर्यंत साठवलेले तेज आदितीमध्ये स्थापन केले जेव्हा ब्रह्मदेवानी हे जाणले की आदितीच्या गर्भामध्ये अविनाशी भगवान आले आहेत तेव्हा ते भगवंतांच्या रहस्यमय नावाने त्यांची स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले हे समस्त कीर्तीचे आश्रय असणाऱ्या भगवंता आपला विजय असो अनंत शक्तींच्या अधिष्ठाना आपल्या चरणांना नमस्कार असो देवा त्रिगुणांच्या नियामका आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो पृष्णीच्या पुत्ररूपाने उत्पन्न होणाऱ्या वेदांचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये साठवणाऱ्या प्रभो आपणच सर्वांचे निर्माते आहात आपल्याला मी नमस्कार करतो हे तिन्ही लोक आपल्या नाभीमध्ये स्थित आहेत तिन्ही लोकांच्या पलीकडील वैकुंठामध्ये आपला निवास आहे जीवांच्या अंतःकरणात आपण नेहमी विराजमान असता अशा सर्वव्यापक विष्णूंना मी नमस्कार करतो प्रभो आपणच संसाराचे आदी अंत आणि मध्य आहात म्हणूनच वेद अनंतशक्ती पुरुषाच्या रूपात आपले वर्णन करतात जसा पाण्याचा वेगवान प्रवाह आपल्यात पडलेल्या वस्तू वाहून नेतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा कालरूपाने हे विश्व स्वतःबरोबर वाहून नेता आपण चराचर प्रजा आणि प्रजापतींना सुद्धा उत्पन्न करणारे आहात देवाधिदेवा जसा पाण्यात बुडणाऱ्याला नावेचाच आश्रय असतो त्याचप्रमाणे स्वर्गातून बाहेर काढलेल्या देवतांना केवळ आपलाच आधार आहे इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायाम् अष्टमस्कन्धे वामनप्रादुर्भावे सप्तदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु हरये नमः